ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय अठरावा वामनाचे प्रगट होऊन बलीच्या यज्ञशाळेत आगमन शुक म्हणाला जेव्हा ब्रह्मदेवाने अशा प्रकारे भगवंताच्या शक्ती आणि लिलेची स्तुती केली तेव्हा जन्म मृत्यूरहित पितांबरधारी भगवान आदित्यच्या समोर प्रकट झाले त्यांनी चार हातात शंख शंखचक्र गदापद्म धारण केले होते कमलदलाप्रमाणे त्यांचे आकर्ण नेत्र होते श्यामवर्ण अशा त्यांच्या श्रीमुखाची शोभा मकराकृती कुंडलाच्या कांतीने आणखीच झळकत होती वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह हातांमध्ये कडी भुजांमध्ये बाजूबंद मस्तकावर किरीट कमरेला कमरपट्टा आणि पायांमध्ये सुंदर नुपूर झगमगत होते आपल्या वनमालेने भगवंत विराजमान झाले होते तिच्या चारी बाजूंना भुंगे गुंजारव करीत होते त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता भगवंतांनी अंगकांतीने प्रजापती कश्यपांच्या घरचा अंधकार नष्ट केला त्यावेळी दिशा प्रसन्न झाल्या नद्या आणि सरोवरांचे पाणी स्वच्छ झाले प्रजेच्या हृदयात आनंदाचा पूर आला सर्व ऋतू एकाच वेळी आपापले गुण प्रकट करू लागले स्वर्गलोक अंतरिक्ष पृथ्वी देवता गायी आणि पर्वत या सर्वांच्या हृदयात आनंदाचा संचार झाला ज्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला त्यावेळी भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवण नक्षत्र नक्षत्रयुक्त द्वादशी तिथी होती अभिजित मुहूर्त होता सर्व नक्षत्र आणि तारे भगवंताचा जन्म मंगलमय असल्याचे सूचित करीत होते परीक्षिता ज्या तिथीला भगवंताचा जन्म झाला होता तिला विजया द्वादशी असे म्हणतात त्यावेळी सूर्य आकाशाच्या मध्यभागी होता त्यावेळी शंख ढोल मृदंग डप नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली या निरनिराळ्या वाद्यांचा आणि तुतार्यांचा मोठा आवाज सर्वत्र दुमदुमला अप्सरा प्रसन्न होऊन नाचू लागल्या श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले मुनी देवता मनु पितर आणि अग्निस्तुती करू लागली सिद्ध विद्याधर किंपुरुष किन्नर चारण यक्ष राक्षस पक्षी प्रमुख नागगण आणि देवतांचे अनुयायी नाचू गावू लागले तसेच खूप स्तुती करू लागली त्याचबरोबर त्यांनी आदितीच्या आश्रमावर फुलांचा वर्षाव केला जेव्हा आदितीने आपल्या गर्भातून प्रगट झालेल्या परमात्म्याला पाहिले तेव्हा ती अत्यंत आश्चर्यचकित आणि परमानंदित झाली प्रजापती कश्यपाने सुद्धा भगवंतांनी आपल्या योगमायेने शरीर धारण केलेले पाहून आश्चर्यचकित होऊन त्यांचा जयजयकार केला भगवान स्वतः अव्यक्त आणि चित स्वरूप आहेत त्यांनी जी अलंकाराने आणि आयुधानी जे शरीर ग्रहण केले होते त्या शरीराने कश्यप आणि आदितींच्या समोर जसा नट आपला वेश बदलतो त्याप्रमाणे बटू वेशधारी ब्रह्मचार्याचे रूप धारण केले भगवंताची लीला आगाज आहे त्या वामन ब्रह्मचार्याला पाहून महर्षींना अतिशय आनंद झाला त्यांनी कश्यप प्रजापतींना पुढे करून त्यांचे जातक कर्मादी संस्कार करवले जेव्हा त्यांचा उपनयन संस्कार होऊ लागला तेव्हा स्वतः सूर्याने त्यांना गायत्रीचा उपदेश केला देवगुरु बृहस्पतींनी यज्ञोपवित आणि कश्यपाने मेखला दिली पृथ्वीने कृष्णाजीन वनाचा स्वामी चंद्राने दंड माता आदितीने कोपिन व कटिवस्त्र आणि आकाशाने छत्र दिले महाराज अविनाशी प्रभूंना ब्रह्मदेवाने कमंडलू सप्तर्षिनी कुश आणि सरस्वतीने रुद्राक्षमाळ अर्पण केली अशा प्रकारे जेव्हा वामनाचा उपनयन संस्कार झाला तेव्हा यक्षराज कुबेराने त्यांना भिक्षेचे पात्र दिले आणि सती जगजननी साक्षात भगवती पार्वती देवीनी भिक्षा घातली अशा प्रकारे जेव्हा सर्व लोकांनी बटू वेशधारी भगवंताचा सन्मान केला तेव्हा ते भ्रमर्षींनी भरलेल्या सभेत आपल्या ब्रह्मतेजामुळे अत्यंत शोभायमान दिसू लागले त्यानंतर भगवंतानी स्थापन करून प्रज्वलित केलेल्या अग्नीचे कुशानी परिसमूहन आणि परिस्तरण करून पूजा केली आणि समिधानी हवन केले त्याचवेळी कीर्तिमान बली भृगूंच्या आदेशानुसार पुष्कळशे अश्वमेध यज्ञ करीत आहे अशा ऐकून सर्व शक्तीने युक्त भगवान चालताना आपल्या भाराने पावला पावलाला पृथ्वीला नमवीत बैलीच्या यज्ञ मंडपात गेले नर्मदा नदीच्या उत्तर तटावर भृगुकच्छ नावाचे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे तिथेच भृगुवंशी ऋत्वीज बलीच्या श्रेष्ठ यज्ञाचे अनुष्ठान करीत होते त्या लोकांनी लांबूनच भगवंतांना पाहिले तेव्हा त्यांना जणू साक्षात सूर्यच उगवला असे वाटले परीक्षिता वामनाच्या तेजाने ऋत्वीचे यजमान आणि सभासद असे सगळेच निश्चित झाले ते विचार करू लागले की यज्ञ पाहण्यासाठी सूर्य अग्नी किंवा सनत कुमार तर येत नाही ना शिष्यगणास भृगू याप्रमाणे अनेक कल्पना करीत होते त्याचवेळी हातामध्ये छत्र दंड आणि पाण्याने भरलेला कमंडलू घेतलेल्या भगवान वामनाने अश्वमेध यज्ञाच्या मंडपात प्रवेश केला त्याच्या कमरेला मुंजाची मेखला गळ्यात जानवी मृगाजिनानी मस्तकावर झटा होत्या अशा प्रकारे आपल्या मायेने बुटक्या ब्राह्मण ब्रह्मचारीच्या वेशात भगवंत आलेले पाहताच भृगू आपल्या शिष्यासह त्यांच्या तेजाने निष्प्रभ झाली ते सर्वजण अग्निसह उठून उभे राहिले आणि त्यांनी वामनाचे स्वागत केले भगवंताच्या लहानशा रूपाला अनुरूप असेच त्याचे सर्व अवयव लहान लहान अतिशय मनोहर आणि दर्शनीय होते त्यांना पाहून बलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने त्यांना आसन दिले नंतर वाणीने त्याचे स्वागत करून पाद प्रक्षालन केले आणि अनासक्त महापुरुषांना सुद्धा अत्यंत मनोहर वाटणाऱ्या त्याची पूजा केली देवाधिदेव चंद्रमौळी भगवान शंकरांनी जे चरणामृत आपल्या मस्तकावर धारण केले होते तेच अत्यंत मंगल लोकांचे पाप ताप नाहीसे करणारे चरणामृत आज धर्मशील राजाने आपल्या मस्तकावर अत्यंत भक्तिभावाने धारण केले बली म्हणाला हे ब्राह्मण कुमार आपले स्वागत असो आपणास मी नमस्कार करतो मी आपली काय सेवा करू आर्य असे वाटते की आज ब्रह्मर्षीची तपश्चर्याच साकार होऊन माझ्या समोर आली आहे आज आपण माझ्या घरी आलात त्यामुळे माझे पितर तृप्त झाले माझा वंश पवित्र झाला आणि हा यज्ञ सफल झाला हे ब्राह्मणकुमार आपले पाय धुतलेल्या पाण्याने माझी सर्व पापे धुतली गेली विधीपूर्वक यज्ञात दिलेल्या आहुतीने अग्नि तृप्त झाले आणि आपल्या या लहान लहान चरणाच्या स्पर्शाने पृथ्वीसुद्धा पवित्र झाली हे सर्व पूज्य ब्राह्मणकुमार असे वाटते की आपण काही मागण्यासाठी आला आहात आपल्याला गाय सोने सर्व सामग्रीने भरलेले घर पवित्र अन्न पाणी किंवा ब्राह्मणकन्या संपत्तीने भरलेले गाव घोडे, हत्ती रथ असे जे काही पाहिजे असेल ते सर्व माझ्याकडून मागून घ्या या ठिकाणी अठरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू